والصالحين وحسن أولئك رفيقا जे लोक अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा पाळतील ते लोक त्या लोकांच्या समवेत असतील ज्यांना अल्लाहनं इमान बहाल केलं आहे अर्थात नबी सत्यनिष्ठ शहीद आणि सदाचारी आणि किती छान आहेत हे सोबती जे एखाद्याला लाभावेत ذلك الفضل من الله وكفى بالله عليما ही वास्तविक कृपा आहे जी अल्लाकडून प्रदान होते आणि वास्तविकता समजण्याकरता केवळ अल्लाहचं ज्ञानच पुरेसं आहे हे इमानवाल्यांनो लढा देण्याकरता सदैव सज्ज राहा मग जसा प्रसंग असेल तसे वेगवेगळ्या तुकड्यांच्या स्वरूपात निघा अथवा एकत्र होऊन وإن منكم لمن ليبطئن فإن أصابتكم مصيبة قال قد أنعم الله علي إذ لم أكن معهم شهيدا होय तुम्हामध्ये कोणी कोणी असा देखील आहे जो लढाईपासून अंग काढतो जर तुम्हावर एखादं संकट आलं तर म्हणतो की अल्लानं माझ्यावर मोठी कृपा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 तर ती अशा लोकांना कळेल जे यांच्यामध्ये अशी पात्रता धारण करतात की त्यापासून अचूक निष्कर्ष काढू शकतील तुम्ही लोकांवर अल्लाची कृपा आणि मेहरबानी नसती तर तुमच्या उणीवा अशा होत्या की काही मोजक्या व्यक्ती सोडून तुम्ही सर्वजण शैतांच्या नादी लागला असता فقاتل في سبيل الله لا تكلف إلا نفسك وحرض المؤمنين عسى الله أن يكف بأس الذين كفروا والله أشد بأسا وأشد تنكيلا तर हे नबी सल्लेला वसलम तुम्ही अल्लाच्या मार्गात लढा तुम्ही आपल्या स्वतःखेरीज इतर कोणासाठी जबाबदार नाही तथापि इमानधारकांना लढण्यासाठी प्रवृत्त करा दुरापास्त नाही की अल्लानं काफिरांचा जोर मोडावा अल्लाचा जोर सर्वात जास्त प्रचंड आणि त्याचं शासन कठोरतम आहे जो चांगुलपणाची शिफारस करेल त्याला त्यात वाटा मिळेल आणि जो वाईट गोष्टीची शिफारस करेल त्याला त्यातून वाटा मिळेल आणि अल्लाह सर्व गोष्टींवर नजर ठेवणारा आहे आणि जेव्हा एखादा अदबीनं तुम्हाला सलाम करील तर त्याला त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर द्या किंवा कमीत कमी त्याचप्रमाणे अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणारा आहे الله لا إله إلا هو ليجمعنكم إلى يوم القيامة لا ريب فيه ومن أصدق من الله حديثا अल्लाह तो आहे ज्याच्याशिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही तो तुम्हा सर्वांना त्या कयामतच्या दिवशी एकत्र करील ज्याच्या घेण्यात कोणताही संशय नाही आणि अल्लाहच्या वचनापेक्षा अधिक खरी गोष्ट कोणाची बरं असू शकते فما لكم في المنافقين فئتين والله أركسهم بما كسبوا أتريدون أن تهدوا من أضل الله ومن يضلل الله فلن تجد له سبيلا मग हे तुम्हाला झालं तरी काय आहे की दांभिकासंबंधी तुमच्या दरम्यान दुमत आढळतं वस्तुत जे दुष्कर्म त्यांनी कमावलं आहे त्यांच्यामुळे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 فما جعل الله لكم عليهم سبيلا पर्यंत ते अल्लाच्या मार्गात हिजरत करून येत नाहीत आणि जर ते हिजरत पासून पराडमुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना पकडा आणि ठार करा आणि त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र आणि सहाय्यक बनवू नका परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे अशाच प्रकारे ते दांभीर देखील अपवाद आहेत जे तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचं मन खिन्न आहे ते तुमच्याशी युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही अल्लानं इच्छिलं असतं तर त्यांना तुमच्यावर लादलं असतं आणि ते देखील तुमच्याशी लढले असते म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा आणि शांतीचा हात पुढे गेला तर त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग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 नंतर त्यांनी जेव्हा सजदा केला असेल तेव्हा त्यानं पाठीमागे जावं आणि दुसरा गट की ज्यानं अद्याप नमाज अदा केली नाही त्यानं येऊन तुमच्यासह नमाज अदा करावी आणि त्यांना सुद्धा जागरूक राहावं आणि आपले हत्यार बाळगून असावं कारण काफिर यासाठी टपून आहेत की तुम्ही आपले हत्यार आणि आपल्या सामानाकडून थोडे काफील झालात तर त्यांनी एकदम तुमच्यावर तुटून पडावं परंतु जर तुम्हाला पावसामुळे त्रासाचं वाटत असेल अथवा आजारी असाल तर शस्त्र दूर ठेवण्यात काहीही हरकत नाही तरी सुद्धा जागरूक राहा विश्वास ठेवा की अल्लाहनं काफिरांसाठी अपमानजनक शिक्षा तयार ठेवली आहे فإذا قضيتم الصلاة فاذكروا الله قياما وقعودا وعلى جنوبكم فإذا اطمأننتم فأقيموا الصلاة إن الصلاة كانت على المؤمنين كتابا موقوتا नंतर जेव्हा नमाज आटोपून घ्याल तेव्हा उभा राहिल्या बसल्या अथवा पौडलेल्या प्रत्येक स्थितीत अल्लाचं स्मरण करत राहा आणि जेव्हा शांतता लाभेल तर पूर्ण नमाज अदा करा नमाज वास्तविक पाहता असलं अनिवार्य कार्य आहे जे नियमित वेळासहित इमानवाल्यांसाठी आवश्यक केलं गेलं आहे